मे महिन्याचे अखेरचे दिवस होते रत्नागिरीहून पहाटे पाच वाजता निघणाऱ्या एसटीतली ही कथा आहे बरोबर पाच वाजता निघणारी एसटी बरोबर निघाली म्हणजे मोटरच्या यंत्रांचा आवाज बरोबर पाच वाजता सुरू झाला आणि मेली ठेचेवर ठेच ठेचेवर ठेच असं म्हणत म्हणत सड्यावर जेव्हा आली तर सात वाजले होते आता सामान्यतः हे अंतर सात मिनिटात काटलं जातं पहिला अर्धा तास उतारू मधल्या वैयक्तिक आणि मग एसटी विरुद्ध पॅसेंजर अशा सामुदायिक भांडणामध्ये मोठा छान गेला माझ्या शेजारी बसलेल्या पॅसेंजरचा मला विलक्षण हेवा वाटत होता माझा डावा खांदा ही एसटीने त्याला आंदण दिलेली उशी आहे अशी त्यांनी बसल्यापासूनच काही मिनिटाच्या आत स्वतःची समजूत करून घेतली होती पाचाची मोटार साडेसहाला जोरदार दणका देऊन चालती झाली तर एकदम त्याला जाग आली आणि काय सिंची कटकट आहे अगं ए पलीकडे जाऊन झोप बघू तू सवय हे काहीतरी म्हणाला तो आणि जागा झालेला झोपी गेला डावा खंदा असा शेजाऱ्याने अडवलेला तर उजव्यावर एक हात येऊन पडला होता तो उजव्या शेजाऱ्याचा असावा असं समजून मी दोन तीनदा त्याच्याकडे त्रासिक चेहऱ्याने पाहिलं पण त्याचे दोन्ही हात मांडीवरची लोणच्याची बरणी सांभाळण्यात गुंतलेले होते त्यामुळे त्याला हा तिसरा हात कुठला कुठला हे पाहण्यासाठी मी मान वळवायचे काही निष्फळ प्रयत्न करून तो नाच सोडून दिला माझ्या पायाशी एक संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब आसऱ्याला आलो त्यातल्या कर्त्या पुरुषांनी आपले दोन्ही पंजे माझ्या मांडीवर असे छापापणीपूर्वी मुली खेळायच्या ना तसे ठेवलेले होते आणि कारभारीण स्वतःच्या मांडीवर पोराला थोपटून त्याचं रड वाढवीत होती आणि माझ्या दोन्ही पायामधून एक उंच हिराची केरसुणी माझ्या नागपुड्या झाडत ही केरसुणी उभी कशाला ठेवलीत असं मी विचारल्याबरोबर नाहीतर हिर नाही मोडत असं म्हणून त्या माणसाने मला झाडू शिवाय झाडून टाकलेलं होतं आता या अवस्थेत काही बोलण्याचा प्रयत्न करत असताना त्याच त्या कुटुंबातल्या गृहदेवतेला मोटार लागते हे एक मला त्यामुळे त्या आपत्तीचं चिंतन करत मी बसलो मधून मधून रस्त्यातल्या खड्ड्यांची जाणीव पटायला नको त्या ठिकाणी पटत होती तात्पर्य एसटीची मोटार ही एक प्रचंड आणि गतिमान करंजी असून तिच्यामध्ये मुला माणसांचं आणि सामानाचं पुरण भरलंय अशी एक नवकल्पना मला चाटून गेली बोटी बंद झाल्यामुळे हा तरास आहे हे वाक्य निरनिराळ्या सुरात सगळ्यांनी बोलून घेतले आता या साऱ्या रणधुमाळीमध्ये त्या कंडक्टरच्या पैशाचा हिशोब चुकला नसता तरच आश्चर्य होत त्यांनी गाडीतल्या मंडळींची गिनती करायचे सात आठ प्रयत्न केले सोडून दिले त्यानंतर काही खाकी कपडे घातलेली माणसं तिथे जमली हिशेबाची पुन्हा एकदा उजळणी झाली त्यात एका ग्रहस्थाने स्वतःचं अर्ध तिकीट काढलंय हे लक्षात आलं आणि मग थोडी बाचाबाची झाली ही बाचाबाची म्हणजे अक्षरशः बाचा बाची कारण अर्ध तिकीट काढणारा उतर आणि संबंधित अधिकारी यांनी एकमेकाच्या बाचा विभक्तीचे सगळे प्रत्यय लावून उद्धार केला तेवढ्यात कोणतरी घंटा वाजवली पुन्हा एकदा यंत्र सुरू झालं आणि काहीतरी निषेधात्मक आवाज काढून बंद पडला आता मगाची खाकी मंडळी मोटरच्या मागल्या बाजूकडून पुढल्या बाजूला गेली मोटरच्या अंगात येऊन मध्येच स्टेजम घुमायला लागायची काही वेळाने तिने कथ्थकचे काही तत्कार वगैरे केले असं करून आणि समेवर येऊन बंद पडले सर्व्हिस मोटरीच्या टायमाला असला त्रास नव्हता या विषयावर एक परिसंवाद सुरू झाला एका खादीवाल्या ग्रस्तानी कोणीही न सांगता अध्यक्षस्थान स्वीकार मोटारमधून मधून घुमत होती धापा टाकत होती माझ्या शेजाऱ्याचा आता माझ्या खांद्यावर चाललेला जो काही स्कंद पुराणाचा हा चालला होता त्याचा त्याचा आता दुसरा अध्याय सुरू झाला म्हणजे त्याच्या श्वासानं आता सूर सापडला होता म्हणजे मगाशी नुसतं होतं आता असलं सगळं सुंदर तशी बहुतेकांच्या डोळ्यावर झोप होतीच एक तर पहाटे पाचाची बस ही गाठायला पाहिजे म्हणून मंडळींनी ब्राह्म मुहूर्तावर घरं सोडलेली त्यामुळे बहुतेकांच्या तक्रारीचा सूर एसटी उशिरा निघाली यापेक्षा पाच मिनिटं घरी झोपला असतो असा होता आता मगाशा त्या खादीवाल्या ग्रस्तांनी आपल्या खादीच्या पिशवीतून पुस्तक काढून वाचनाचा घाट घातला होता त्यांना कंडक्टरची स्वतंत्र सीट मिळाली होती त्यामुळे ते सर्व घटनांचा स्वतंत्र भूमिकेवरून विचार करत होते बस सुरू होताना एसटी स्टँडवरच्या सगळ्या खाकी मंडळींनी त्यांना अगदी आदराने नमस्कार केला होता त्यामुळे त्या ग्रस्तांच्या खादीमध्ये स्वतःचं शरीरच नव्हे तर इतर अनेक भानगडी झाकण्याचं सामर्थ्य होतं हे चतुर लोकांच्या लक्षात आलं सुमारे दोन तासांच्या खोळंब्यानंतर मग त्या एसटीनी वेग घेतला तसल्या भाऊ गर्दीमध्ये सुद्धा मंडळींना जरा स्थैर्य आलं आणि मग बहुतेकांनी उरलेल्या झोपेची थकबाकी गोळा करायला सुरुवात केली हातखंब्याचा फाटा डावलून मोटर मुंबईच्या दिशेला लागली तेव्हा जनतेतर्फे मी जागा होतो आणि एसटीच्या वतीने ड्रायव्हर बाकीचं ते सारं धावतं विश्वगाड झोपी गेलेलं होतं प्रत्येकाच्या झोपण्याच्या स्वतंत्र तारा होत्या बसच्या धक्क्यामुळे बहुतेक मंडळी होय होय होय होय नाही नाही म्हणजे साधारणतः भारताच्या परराष्ट्रीय धोरणासारखं कुणी झोप चाखत होते कुणी झोप गिळत होते कोणी म्हणून निर्धाराने झोपत होते कोणी मधूनच उघड्या डोळ्यांनी आपली जी झोप उडालेली होती तिला असे परतवून बोलवत होते कुणी डोलक्या घेत होते तर कुणी शेजाऱ्याच्या डुलक्या झोपतल्या झोपत परतविल्या काही वेळाने खुनाला वाचा फुटावी तशी फणसाला सुक्या मासळीला आणि स्त्री प्रवाशांच्या वेण्यातल्या फुलांना वास फुटला आणि त्याच्यातून एक सामुदायिक वास तयार झाला कोकणातला प्रवास म्हणजे भलतात वळणदार त्यामुळे गाडीला एका अर्थाने लागणारी वळणं प्रवाशांना निराळ्या रीतीने लागायला लागली आणि मग लिंबाच्या फोडी जिंतांच्या गोळ्या आल्याच्या वाड्या वगैरे प्रकारांची देवघेव सुरू झाली आता त्या खाजेदारी बंधूंची झोपभीप झाली होती पुन्हा त्यांनी पुस्तकात डोकं घातलं माझ्या बरोबर समोर एक बुशकोट त्याच्या शेजारी एक बंद गळ्याचा डगला बसला डगल्याच्या शेजारी एक सुंदर खासी नसली तरी एक सुबक ठेंगणी बसली होती बहुधा मुंबईला दाखवायला नेत असावेत त्यांच्या पलीकडे राजवड्यावरचा उस्मान शेठ आणि त्याची फॅमिली मे महिन्यात आंबे खायला सोकरी ना आणि आमचे जमाई आले होते असं सगळ्यांना सांगितलं त्यांनी तेवढ्यात परत जाताना सोबत म्हणून ते मुंबईला निघाले होते तिकडे मधु मलुष्टे सुटी संपून मुंबईमध्ये परत कॉलेजला शिकायला निघाला होता आणि बाकीची बहुतेक माणसं गिरणीतून रजा घेऊन आलेली ती परत आपली मुंबईला निघालेली होती मी मात्र दरवर्षाप्रमाणे का आलो याचा विचार करत परत चाललो कोकणात जाताना का चाललो हा विचार आणि परतताना इथे का आलो होतो हा याशिवाय मला कोकण प्रवासात दुसरे विचारच सुचत नाही मंडळींच्या झोपा हळूहळू उडत होत्या माझा डावा खांदाही मोकळा होत होता आणि तेवढ्यात म्हैस मैस म्हैस म्हणजे पुढल्या शिताच्या दिशेने निरनिराळ्या आवाजात आरोळ्या ऐकू आल्या आणि अ ते ज्ञ यापैकी कुठल्याही अक्षराने लिहून दाखवता न येणारा असला एक ब्रेकचा आवाज झाला आणि रत्नागिरी ते मुंबई एसटीमध्ये विविध कारणास्तव नाकं आणि जीव मुठीत धरून पन्नासांच्या गणसंख्येच्या आसपास असलेले पुरुष स्त्रिया मुलं ट्रंका होल्डॉल गोंड पेटारे फणस आंबे केरसुण्या सुप रोवळ्या आणि असंख्य पिशव्या याने आपापल्या जागा सोडल्या आणि मग काय विचारतो हो कुणी कुणाच्या गळ्यात कुणी कुणाच्या पायाशी कुणी मांडीवर असल्या अलौकिक अवस्थेत काही सेकंद गेले झटका ओसरल्यानंतर एसटीच्या पुढल्या चाकाखाली म्हैस आली आहे असा एक सार्वजनिक साक्षात्कार झाला ड्रायव्हरनी दार उघडून उडी मारलीच होती उतारू दणादण मागल्या दाराने पळत होते त्यातली काही उत्साही मंडळी पुढे धावली होती हा हा म्हणता त्या मोटारीपुढे आडव्या झालेल्या म्हशीच्या भोवती गोळा होऊन एकदम डझनभर बायका आणि पंचवीस एक पोरं मुक्त कंठाने आक्रोश करायला लागली आता त्या म्हशीभोवती इतकी गर्दी जमली होती की ती एसटीची पुढली चाकं आणि म्हैस यांचं काय नक्की नातं जडलंय ते काही दिसू शकत नव्हतं तेवढ्या गडबडीत मी आपला हळूच म्हशीचा चेहरा पाहून घेतला स्वतः संबंधित चाललेली रडारड समजून घेण्याचा ती प्रयत्न करीत असत पडल्या पडल्यामधूनच ती मानेला असा हिसडा वगैरे देत होती म्हणजे जाणकार लोक गाण्यात दाद देताना नाही का चांगली जागा गेली की असं करतात तशी रडणाऱ्याच्या गाड्यातून एखादी चांगली जागा गेली तर म्हणे करत असत त्या गर्दीच्या सामुदायिक स्कंदरेगेवरून मी अशी मान उंचुकून पाहायचा प्रयत्न केला म्हशीकडे तर त्या म्हशीच्या पाठीवर नोघळणारा एक रक्ताचा ओघळ मला दिसला रक्ताने मला भोवळ येते लहानशा डासाच्या रक्ताने सुद्धा मला गरगरतं इथे तर अखंड म्हैस होती माझ्यासारखे इतरही काही उतर होते कारण उत्साहाने पुढे सरसावून मागे आलेले काही मी एकटाच नव्हतो पाच सात मिनिटातच आक्रोश करणारा कोरस म्हटला एक एक एक एक आवाज कमी होत गेला एसटी खाली आलेली म्हैस ही बहुधा आपलीच असावी अशी आगाऊ कल्पना करून घेऊन त्या माम्याला आल्यावर त्या त्यांनी आधीच रडून घेतलेली होती पुढे जसजशी संपूर्ण म्हैस दिसायला लागली आणि ही आपली नव्हे हे कळलं तस तशी एक एक मामी उठली आणि आपापल्या कामाला जाऊ लागली मग ड्रायव्हर कंडक्टर इतर उतारू मंडळी ही सगळी पुढे सरसावली मग त्या गर्दीच्या दिशेने या बाजूला एक बातमी आली अजून जीव आहे बर मग पाणी पाणी असे आवाज आले हे काय की मंडळी चार दिशांना धावली मुंबईच्या अमेरिकन कंपनीत काम करणाऱ्या एका पॅसेंजरनी आपला थर्मास उघडून दिला आपण अमेरिकन कंपनीत आहोत हे उगीच त्यांनी लोकांना सांगितलेलं होतं प्रत्येकाला जवळ थर्मास घेऊन तो म्हशीच्या दिशेला जायला लागला बरोबर वाटेत त्याला एकाने अडवला आणि अहो एवढ्याशा पाण्याने काय होणार आहे म्हणून तेवढेच ते पाणी स्वतः पिऊन टाकलं आणि थर्मास मात्र फर्स्ट क्लास हो तुमचा अमेरिकन दिसतोय म्हणून तारीफ अधिक टोमणा हे एकदम झालं ड्रायव्हर आणि कंडक्टर काय कुत्ता जाणे चमडा जाणे अशा रीतीने आज एका कलवरच्या कट्ट्यावर विड्या शिलगावीत बसले होते आता त्या म्हशीवर पाण्याचा इतका मारा सुरू झाला की त्यातल्या काही घागरी जर प्रवासी मंडळींनी वाटेत आपली तहान भागवण्यासाठी थांबवल्या नसत्या तर म्हशीच्या मृत्यूचे कारण मोटार गेला काही वेळाने मग म्हशीचा मालक आणि मालकीन अपघाताच्या जागेवर आले पुन्हा एकदा आक्रोश सुरू झाला माझी गो चांदी धा धा शेर व दूध देत होती अशी कडवी ऐकूया लागली आता मेल्या म्हशीला मणभर दूध असल्यामुळे अर्ध मेल्या म्हशीला वीस शेरापर्यंत न्यायला काही हरकत नाही पण म्हैस कोकणातली असल्यामुळे हा दहा शेरांचा हिशेब देखील आतापर्यंत तिने दिलेल्या दुधाचा असावा साहेब आपला विचार माझ्या मनालाच आठून गेला एवढं आता मालक मालकिणीच्या भोवती मंडळी जमली पॅसेंजर मंडळीचा बुशकोट हा डॉक्टर निघाला त्याने लगेच म्हशीच्या जखमांच्यावरती औषधं सुचवली हा हात नाही लाव देणार पोलीस येऊन काय तर बघून जाऊ देत पोलीस या परिणामाची कोणालाच कल्पना नव्हती नाही बराबर आहे बराबर आहे ऑक्सिजन आहे ना बरं नाही पंचनामा झाला नाही तोवर तर गाडी याची नाही एक जॅकेट आणि काही टोपी पंचनामा पोलीस वगैरे शब्द ऐकल्यावर एक दोन अनुभवी मंडळीने टपावरून आपले बिस्तरे आणि रस्त्याच्या नैऋत्येला असलेल्या एका झोपडीच्या उसरीवर ताणून पसर चार तासांची निश्चिंती झाली नाना पथारीवरती शांतपणाने देह उलगडीत ते अनुभवीग्रस्त म्हणाले आणि चार तास खुळा की काय तू झांप्या अरे मागे हात खांब्यास कोंबडी मारली एसटीन तर तीन तास घालवले नीत इथे अखंड म्हैस आहे एका कोंबडीस तीन तास म्हशीस किती घर बोटे मोज आडवा हो संध्याकाळ पत्तर बघूनानांनी आडवं होतं आता आपलं एक मंदिर तिथे ऊन रणरणायला लागलं होतं मंडळी सावल्यांचा आश्रय शोधत होती अनोळखी मंडळी अनोळखी गाव मग एकमेका सहाय्य करून कोणी पाण्याच्या शोधार्थ धावले विड्या काड्या आजूबाजू बदलू लागल्या चंचांच्या नाड्या सुटल्या तेवढ्यात एकाने जांभळं पाडायला सुरुवात केली की अशी जर जखम वाहत राहिली ना तर म्हैस पंधरावीस मिनिटात मरेल <laughs> बुशकोटवाले डॉक्टर पुढाऱ्यांना पटवून देत होते ओ मेली तर पारवा नाही हो पण एसटीवाला हिसका जावीन तर नावाचा धर्मा मांडवकर म्हशीच्या मालकाचं नाव धर्मा मांडवकर ही एक नवी माहिती मिळेल तेवढ्यात उस्मान शेठला काय हुक्की आली कोणा ठेव त्याने कुठलं तरी एक कार्ट पकडलं आणि त्याला जांभळीच्या झाडावर चढवलं आणि टोपलीभर जांभळं काढून घेतली मग चतुर मंडळींनी उस्मान शेठना हारभऱ्याच्या झाडावर चढवलं आणि आपापल्या जिबा जांभळ्या करून घेतल्या त्या निमित्ताने जांभूळ आणि त्याचे औषधी गुण या विषयावरती त्या जांभळीच्या सावलीमध्ये आणखी एक उद्बोधक परिसंवाद सुरू झाला अध्यक्षस्थानी हे कुडाली मग मधुमेह पंडुरोग वगैरे परिचित शब्द कानी पडल्याबरोबर डॉक्टर धावले तिथे अहो कसं काय तरी काय काय कसल्या मुळ्यानं जांभळे घेऊन हा डॉक्टरांनी तोंड उघडलं इतका वेळ ते जांभळं खाण्यात गुंतलं होतं सुमारे सहा सात मिनिटं आगम्य भाषेत ते काहीतरी बोलले आणि त्यावरून एवढंच कळलं की ते स्वतः होमिओपॅथी डॉक्टर आहे म्हैशीना चालते काय हो तुमची होमिओपॅथी होमिओपॅथी हा कधी पंचपदी किंवा अष्टपदीतला प्रकार असा अशी त्या विचारणाऱ्याची समजूत दिसली अहो म्हैशीला कशी होमिओपॅथी चालेल का नाही चालणार अरे माणसाच चालते तर म्हशीन काय घोडा मारले नाहीत हा पथ्य पाळलं नाहीत म्हणजे झालं काय हो, डॉक्टर तुमच्या होमिओपॅथीची पथ्य मात्र कडक हो काफीचं आणि तुमचं एवढं का हो वाकडं काफी टॅनिन नावाचं विष असतं बोलणारे ग्रस्त मास्तर असावेत कारण इतकी चुकीची माहिती इतक्या आत्मविश्वासाने दिसत माझ्या खांद्यावरती मान टाकणारे ते हे असते काफी टॅनिन असतं म्हणून कोणी सांगितलं तुम्हाला टॅनिन चहात असतं कॉफी कॉफीन की काहीतरी असतं हो, डॉक्टर डॉक्टरांनी उत्तरादाखल नुसती एक आपली जांभळ्याची बी थुंकून टाकली वाटेल ते बोलू नका मास्तर एकदम गरम कॉफिन कॉफिन म्हणजे ख्रिस्ती लोकांची शवपेटीका आणि त्यांनी का हा शब्द अशा थाटात उच्चारला की नुसत्या त्या उच्चारानेच म्हणजे काफीत नक्की काय असतं हा वादच भेटून गेला आणि मंडळी जांभळ्याचे गुणधर्म परत बघायला लागले एवढ्यात रस्त्यालगत झोपड्या होत्या त्याच्या दिशेने चार पाच खाटा घेऊन गावकरी मंडळी येताना आढळली अचानकपणाने अपघातात सापडलेल्या उतारूंची ग्रामस्थ मंडळी इतक्या आपुलकीने दखल घेऊन त्यांची बसायचीच नव्हे तर झोपायची देखील व्यवस्था करली कोणालाही स्वप्नात सुद्धा खरं वाटलं नव्हतं ते पाहिल्याबरोबर ज्युनियर बीएच्या वर्गात गेलेल्या मधु मनुष्याला कंठ फुटला माणुसकीचे अंश तर आज कुठे टिकून असतील तर ते खेड्या त्याने आता आपल्या भोवती चार पाच लोकांचं कोंडाळं जमवलेलं होतं त्यातच ती सुबक ठेंगणी आणि तिचे वडील होते ती सुबक ठेंगणी आपली मधुकडे उगीच आपल्या पापण्याची पिटपिट पिटपिट असं असं असं करीत उगीच उगरजाप करत बघत होती त्यामुळे मधुला इथे अवसान व्हायला मनुष्याचा काय रे तो बघून अननी आपली कुशी बदलत शेजारच्या पथारीवर सांडलेल्या झंप्या दामल्याला विचार पण झंप्या झोपेत केव्हाच हरवला होता त्यामुळे तिसऱ्याच कोणीतरी होयसा वाटतो कालेजात शिकतो म्हणे मुंबईला आणि कालेजात काय पट्टेवाले सुद्धा जातात हो असा एक अकारण हिणक शेरा मारून मधल्या आळीचं नाव सार्थ करीत भगवानांना झोपेची आराधना करायला खाटा जसजशा जवळ येत चालल्या तस तसा मधुही पेटत चालला आज माणूस माणसाला पारखा झालेला आहे तो जर दुरावा कुठे नसेल तर तो खेड्या असं म्हणून समेवरती सुबक टेंगणीकडे असं भाऊ इथे अजून काय आहे इथे अजून चाड आहे आपुलकी आहे आणखी त्याला काहीतरी आहे असं म्हणून तो तिया जमवायचा होता पण तो शब्द काय त्याला आठवेना त्यामुळे एकदम चुकीचं <coughs> असं करून तो जवळ येणाऱ्या खाटांच्याकडे बघायला लागला आता खाटवाली मंडळी माणसांच्या दिशेने न जाता म्हशीच्या दिशेने जायला लागली तेव्हा समजताच अचंबा झाला खेड्यातली माणुसकी म्हशी लांब खाटेवर झोपवण्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे याची कोणालाही कल्पना नव्हती त्यामुळे आता ही मंडळी म्हशीला उचलणार कशी आणि खाटेवरती झोपवणार कशी या कुतूहलाने सर्व उतारूंचा घोळका पुन्हा एकदा मोटारी समोर जमला पण तशातला काही चमत्कार बघायला नाही मिळाला म्हशीच्या भोवती ज्या खाटा उभ्या केल्या त्याच्यावरती एक कांबळी टाकली आणि एक आडोसा तयार केला होता आणि मग गोशातल्या सुंदर स्त्रियांच्या थाटात म्हैस त्या खाटा कांबड्यांच्या आडोशामध्ये गेली हा सगळा प्रकार ती उघड्या डोळ्यांनी पाहत होती आपली सरबराई बघून ती मधूनच लाजल्यासारखी होती एकूण हा सगळा खटाटो त्या म्हशीला ऊन लागू नये आणि जखमावर माशा बसू नयेत म्हणून झाला असं कळलं आता अशा रीतीने म्हैस एकदाची घोंगडी नशीन झाल्यानंतर आपलं काय या विवंचनेमध्ये उतारू पुन्हा एकदा आपल्या भवितव्याविषयी चर्चा करायला लागले काय ड्रायव्हर साहेब हो ड्रायव्हर साहेब नाही काय नाही गाडी हलणार का जमा म्हैस हलवल्याशिवाय मी काय करू मी म्हशीला हात नाही लाव देणार मालक आहे एकदम अरे म्हणजे का आम्ही इथं पडून जायचं आणि माझी म्हस मेली तर कोण भरून देणार माझी नुसकानी सांगा पोलीस येईल पंचनामा होईल तेव्हा काय तर होईल काय गावाल्यानू अरे पण आता खेड्यात पोलीस यायचा कुठून हिटना दोन कोसाल आउटपोस्ट नाही पोस्टात पोलीस काय करतोय मास्तर दुसरं कोण जाणार पोस्ट व्हायला ना आउटपोस्ट व्हायला तुमच्या सगळ्या जेंटलमॅन लोकांना येईल सिम्पल गोष्ट माहिती नाही लगेच मास्तर वरमले एकदम पण पोलीसला कळणार कसं इथे ऍक्सिडेंट झालाय ते अर्जुना नाही गेलाय त्याला बलवायला अर्जुनाला कशाला धाडलं कंडम माणूस तो पोलीसच्या त्यांची कावड्या खेळत बसणार मग कोणावर जायला तयार ना काय म्हशीला हिथंच टाकू आणि मग डांबीसपणा म्हशीला बाजूला करून एसटी गेली हाकडून तर हा तांबर हा तांब खरा खरा खरा एसटी वाल्याचा साल्याचा भरोसा नाही अहो असं काय म्हणतात साहेब माफी करा हा तुमचा बोलायचं काय काम नाही अहो या म्हशीवर पोट आहे मांडव करायचा हो अहो आठशे रुपयाचा कर्ज काढून आलेली म्हशी अजून सहा महिने नाही झाले आता मानेचा हाड नाही मोडला तिचा अहो मानेचं नाही हो मोडलं मगाशी मी मान उचलताना पाहिले तिला अहो तशी उचलली असेल म्हणजे काय हाड नसेल मोडला हा? अहो गळ्यावरून अख्खी एसटी गेली तिच्या अहो गळ्यावरून अख्खी एसटी गेली असती तर गळ्याचे दोन तुकडे झाले असते मिस्टर काय वाटते ते काय बोलता आता वाढतं ऊन आणि त्याहून वाढती भूक ती बोलायला लागलेली होती अहो नुसता बॉनेटला धक्का लागला आणि म्हस झाली आडवी जरा हा मग रस्त्यात काय आडवी पडून राहायची म्हशीला काय हाऊस आली काय हौस तुम्ही पण कमाल करता ना साहेब माझ्या हातात बघलाय मी पाठीच्या हाडाचा चक्का चूर झालाय एकदम हो हे म्हणतात मानेचं हाड तुम्ही म्हणता पाठीचं हाड आता मग उतारून आपली संयुक्त आघाडी उघडली आणि मग गावकऱ्यांनी आपली फळी उभी केली मग मोटारचा धक्का लागला तर काय निस्ती मानच मोडेल गावकरी बोल अहो पण इतके हाड मोडली तर म्हैस ओरडणार नाही का जिभेचा हाड मोडला असेल तेवढ्यात कोणीतरी एक विनोद उतारू पक्षात हसा हसियाचं काम नाही हा तुमची म्हस हास्ती मग समान असतं तुम्हाला पंधराशे दूध द्यायची होती हो हो, हो. कोकणातल्या म्हशीने पंधराशे दूध दिल्याचं ऐकलंय का कोणी हो काठेवाडी म्हस आहे अहो काठेवाडी म्हशी याच्यापेक्षा कितीतरी झिप्पाड असतात काठेवाडी म्हशीला एसटीचा धक्का लागला तर एसटी मॉडेल माहिती आहे विकास काहीतरी काहीतरी घेऊन बसलाय असं करा फार फार तर चार चार आणि वर्गणी काढा इथल्या इथे दवापाण्याला खर्च येईल तो करायला जाऊ द्या गाडी वर्गणी म्हटल्याबरोबर तिथून एकदम झंप्यात आमल्या ताड करून खर्च कशाला लागतोय नाही त्याच्या वर्गणी बिरगणी नको चिपळूणला गुरांचा सरकारी दवाखाना आहे फुकट औषध मिळेल चिपळूण किती दूर आहे इथून बावीस मैल मग असं करा बैलगाडीत घालून न्या म्हणशील नाही तर असं करा एसटीच्या टपावर टाका मग पण का म्हणून का म्हणून उतारू पक्षातून मधुमनुष्ठे फुटला गरीब झाले म्हणून तुम्ही त्यांना फसवू शकत नाही त्याचं नुकसान झालंय एसटीने नुकसान भरून दिलं पाहिजे अरे पण तोपर्यंत आम्ही काय रस्त्यात पडून राहायचो तो प्रश्न म्हशीच्या मालकाचा त्याचा नाही तुमचा आहे लगेच सम तिथे सुबक थेंगडे तुमचा <laughs> आहे अरे पण आधी या म्हशी अशा रस्त्यात सोडतातच कशाला रस्ता पब्लिकचा आहे हो म्हस येईल नाही तर रेडा येईल तुम्ही अडवणार कोण लगेच मधू खोळंबा होतोय हे मीही मान्य करीन पण इथे वैयक्तिक सोय गैरसोय चालणार नाही मधू ह्याच ढंगामध्ये आणखी काही वेळ बोलत राहिला असता पण तेवढ्यात कोणतरी ओरडलं अरे हवालदार इलोस वाटतं रे म्हटल्याबरोबर दोन्ही पक्ष त्या दिशेने बघायला लागले सुमारे फरलांगभर अंतरावरून दोन तीन माणसं येत होती तेवढ्यात चिपळूणच्या दिशेने जाणारी दुसरी एक एसटी आली दोन्ही ड्रायव्हरांचं तेवढ्यात काहीतरी गुप्तगु हे म्हणजे काय असं दोन ट्रकवाले दोन एसटीवाले समोरासमोर आले आणि दोन मुंग्या टिक टिक टिक टिक टिक असं बोललंच पाहिजे म्हणजे म्हणजे काय बोलतात जेव्हा बहुधा तिथे पोलीस आहेत हे सांगत असतात हा त्यातला मुख्य मुद्दा असो मग शेवटी म्हैस प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत चिपळून होऊन गाडी पाठवा वगैरे त्याच्यावर निरोप गेला हा सगळा कार्यक्रम होईपर्यंत ती दोघे तिघे अपघाताच्या ठिकाणी आले आता त्यांच्यावर की पोलीस कुठला याचाच अंदाज लागेल तेव्हा त्यातल्या त्या टर्रेबाज दिसणाराच पोलीस असावा या समजुतीने पुढारी पुढे आले आणि काही नाही लवकर बरं का म्हणजे पंचनामा करा आणि सोडवा आम्हाला ते आम्हाला काय सांगता यांना सांगा हे पोलीस आहे खाली पिली आमची मात्र राकडपट्टी झाली चौकीत सारा हवालदाराचा पत्त्याच नाही इन्स्पेक्टर साहेबांचे हे बरं ता बरं हे आडली साहेब होते त्यांनाच घेऊन आलो म्हणजे चौकीत पोलीस नाही मग इतका टाइम तू काय करत होतास रे आजी काय करत होता म्हणजे अरे हवालदार गेला चिपलूनला इन्स्पेक्टर साहेबाबरोबर बारांचा बारा हे आडली साहेब होते मग गावकरी मंडळीने ऑर्डर लिहिलाच त्या रामराम घातला बाराचा सुमार दुपारचा ऑर्डरली साहेबांचा चेहरा झोपेतून उठलेल्या माणसासारखा भलता जड असत त्यांच्या चेहऱ्यावरून एक तर रात्री त्यांची झोप झाली नसावी किंवा रात्री जरा जास्त झाली असावी अशी पुसट शंका बऱ्याच लोकांना आली तोंडातल्या पानाची एक भक्कम पिंक कुणाच्या अंगाबिंगावर पडेल्याची पर्वा न बाळगता त्या गर्दीतच ते थुंकले आणि डोळ्या इतक्या जड आवाजात त्यांनी पहिला पोलिसी सवाल केला डायव्हर कोण आहे मी डाळ पुढ्याला लायसन बघू बनी <laughs> लगेच लायसन आता उमेदवार ज्योतिषांनी जन्मकुंडली पहिल्यांदाच पावी अशा थाटामध्ये आर्डरली साहेबांनी लायसन्स बघायला सुरुवात केली इतर जिज्ञासू मंडळी सुद्धा आर्डरलीच्या खाली बघू लायसन्स बघू लायसन्स मध्ये म्हणजे काय बघायचं सगळी गर्दी लायसन्स लायसन्स तुझ्याच विरुद्ध दिशेने जाणारा एक ट्रक आला बरं का त्याचे जे ड्रायव्हर होते त्यांनी स्वतःची आधी समाधान करण्यासाठी सगळी चौकशी बिकोशी केली अरे आज मी मर जाता तो कोय पता नाही है तो क्या हुआ इतना आपस में मिटालो यार आता फुकटचा एक सल्ला दिला आणि खंडीवर झुरळा चालू ते निघून मग लिहिलेलं लगेच नाव काय ते लायसन तो दिलं ना शिवराम गोविंद साहेब तुम्ही लोक जरा बाजूला बघू मी ड्रायव्हरशी बोलतोय आपण लायसन्सवरचं नाव वाचून पुन्हा त्यांना नाव विचारून काय पॉईंट आहे मला काही कळत नाही मधू उज्जत घालायला हे बा आम्हाला आमच्या लाईनी परमान जावं समजले मध्ये मध्ये बोलायचं काम नाही मधू जरा फिरमुसला त्या पोलिसी गुरमीमुळे नशीब सुबक ठेंगणी जरा दूर होती पण लगेच खोटा अवसान इंग्लिश वाचता येत नाही ते सांगा ना तर आम्हाला काय वाचता येतं ना काय नाही ते आमची प्रायव्हेट गोष्ट आहे समजले ते मला बेकार शांतपणा पसंत नाही सांगतो इंग्रजीचा घाव जर आर्डले साहेबांना नाही म्हटलं तरी लागला होता कारण हा वाक्यात पुन्हा जे थुंकले त्याला जवाब म्हणतात लगेच हे शिवराम गोविंद नाव सांग तेच आहे तेच आहे तेच म्हणजे काय शिवराम गोविंद सिद्धा बोल आणि कशाला करतो ॲड्रेस पारव्याची चाळ Chimaji street Bombay number ten पण हवालदार साहेब तुम्ही रितसर पंचनामा काणी करीत म्हणजे काय झाले तीन तास खोळंबा झाला हे साहेब आम्हाला आमच्या लायनी परमान जाऊ अरे पण काय ते साडे साडे फज्जरचे आमची इथे उन्हा निसती तरफट चाललेली साली उस्मान शेट आता पुढे आले त्याला बच्चे लोकांना पिवायला दूध पर नाही गावाच्या भेटीमध्ये काय गाव आहे साले त्याला दूध पर नाही असे एसटीवाले म्हशी मारू देत मग दूध गावणार कुठून हे अशा कितक्या कितक्या कितक्या म्हशी मारल्या तुझ्या हा एकदम कोसळले हवालदार साहेब ते काय तर सवाल जवाब तुम्ही ना ते कागदावर लिहून काय ते मोकली करा ना पॅसेंजर लोकांची काय म्हणली मी म्हणतो ती गोष्ट सच्ची का नाही येवाशी मार पण येऊन गेला असता हा महाराला काय मेल्याशिवाय मत देऊ काय मी धर्मा उखडला अहो तो महार नाही रे महार गाव अहो त्यांना महाड महाड म्हणत महाड का मी काय म्हणालो महाराज नाही म्हणालो पोचली नसती गाडी त्याला सकाळपासून बेकार रखडपट्टी रखडपट्टी काय मी केली काय एकदम ऑर्डरली तू तुम्ही केली म्हणाला काय दारू खाऊन बसलो का आम्ही एसटीत हा आता पोलीस बद्दलचं भय वगैरे चेपलो होतं हळूहळू त्या हिसाबनी तिथल्या बेडकानं जसं ओंडक्याचं भय वाटेन असं झाल्याबरोबर त्याच्या अंगावरती उड्या मारायला लागली तशी उतारू मंडळी आता ऑर्डरलीच्या अंगावरती जायला लागली नाही ते काय ऍक्सिडेंट होऊन चार तास झाले पोलिसचा पत्ता नाही का पोलिसाच्या चेष्टा पब्लिकचा पैसा खाऊन पगार दादा हो, बोलायचं काम नाही तुम्हाला सांगतो ऑर्डरलीन जमला का नाही मधुनी लगेच जनता पक्ष सुद्धा का नाही अपघाताच्या ठिकाणी पोलीस का नसावा तुम्हाला बोलावणं पाठवावं का लागावं इथे अपघात झाला म्हणजे काय मुंज झाली काय कोणाचे आमंत्रण द्यायला अरे पण मी काय बरमदेव आहे म्हणजे काय मला काय सपन पडलं काय साले तुम्ही बस मारणार म्हणून आम्ही कुठे म्हैस मारली तुमच्या एसटीन मारली आमची एसटी मास्तरांनी आता रिंगणार प्रश्न आमची एसटी अहो अहो मोटार चालू असताना वाटे जर म्हैस आली तर म्हैस मरेल नाही तर काय दूध देईल <laughs> शुद्ध लेखन हा खरं म्हणजे ड्रायव्हरची काही चूक नाहीये चूक म्हशीची हा म्हशीला काय अक्कल अरे म्हशीला अक्कल आहे तर तुम्हाला अक्कल नाही रे म्हशी अशा गोठ्याबाहेर सोडता कशाला मग सर्याला कुठे सोडू सर्याला कुठे सोडू सर मुंबईवाले झालेत पण काय पाहिजे ती टायली कराल काय हा हे म्हशीचा मालक कोण आहे तुझं नाव धर्मा मांडवकर बापाचं नाव येशा मयत <laughs> धर्मा कोर्टा बिर्टात जाऊन आलेला असा पण त्याचे मयत बियत केव्हा सांगा होते त्याला माहिती होत असेल हो हवालदार पंचनामा सुरू करा ना साहेब मला माझ्या लाईन जाऊ तुम्ही मला मधी मधी हायट नका करू हे मांडवगणी ओ साहेब त्याचं नाव मांडवगणी मांडव कर तुम्ही पॅसेंजर लोक लांब जा बघू सुद्धा तो पण आमची जरा सुटका करा प्लीज त्याला टाइम लागेल टाइम <laughs> लागेल कागद बिगद तर आणले चटचं स्टेटमेंट लिहून घ्या आम्हाला पॉवर नाही तुम्हाला पॉवर नाही म्हणजे तुम्ही पोलीस नाही पोलीस नाही तर काय चोर आहे मग पंचनामा का नाही करत आम्हाला पॉवर नाही अरे मग कोणाला पॉवर आहे हे सब इन्स्पेक्टर साहेबाला आणि त्यांना का नाही आणलं सांगती तुम्ही का म्हशीची नाडी बघायला आले आता जनताही चिडायला लागली होती म्हणजे सब इन्स्पेक्टर आल्याशिवाय पंचनामा नाही नाही नाही म्हणत हो ते केव्हा येणार ते चिपलूनला गेले अरे पण चिपळूनला म्हणजे येईपर्यंत ते आपण हलू शकणार नाही ड्रायव्हर तुम्ही गाडी घ्या रिव्हर्स काळ्या उजव्या बाजूने झालं काय होईल ते होईल हो तुझ्या प्रसंग आला तर आम्ही हो चला मंडळी मंडळी आधी गाडी वगैरे घुसायला लागली ड्रायव्हर मग शांतपणाने आता त्यांनी दोन विड्या खिशातून काढल्या एक स्वतः शिलगावली एक कंडक्टरला दिली ऐका ऐका ड्रायव्हर सर हे ऐका काय ऐका हा माझं लायसन्स त्याच्या हातामध्ये गाडी हलवा काय ए किती वाजता झाला ऍक्सिडंट पावर नाही पंचनामा करायचे तर फालतू प्रश्न कशाला विचारतो सब सब इन्स्पेक्टर येईपर्यंत झोप काढून या चौकीतून जा जा कुठल्या मुहूर्तावर निघालो होतो देव झाले आता मंडळी देखील प्राप्त परिस्थितीला शांतपणाने ठेविले अनंतेच्या चालीवर तोंड द्यायला तयार झाली होती कुणी विड्या काड्यांच्या देवघरीत गप्पांचे आड्डे वगैरे सुरू केले मधु मनुष्यानी तेवढ्यात सुबक ठेंगणीच्या वडिलांपाशी ओळख काढून आपलं कॉलेज ऑनर्स कोर्स म्हणजे काय डिफिकल्ट असतो हल्लीच्या प्रोफेसरना नॉलेजच कसं नसतं वगैरे टॅन टॅन टॅन सुरू केलं बघून नानाने आमच्या निरनिराळ्या गटातून बदल्या करून घेत घेत दुपारचं भरपूर जेवण पदरात पाडून घेतलं उस्मान शेठच्या अल्युमिनियमच्या डब्यातला आमलेट खाताना तुम्ही काही म्हणा उस्मान शेठ सर्व धर्म सारखे आमलेट लगेच पुढे मास्तरांच्या बासण्याचे दही पोहे खायला सटकले आता आठ पंधरा दिवसाचा मुक्काम पडला अशा थाटामध्ये मंडळी विसावली होती ऑर्डरली साहेबाच्या तोंडामध्ये देखील कोणाची तरी सिगरेट आणि शर्टाच्या खिशात आणखी एक माचीस जमा झाली होती ताजीचा सुस्तीत गेला आणि लांबून मोटरचा हॉर्न ऐकू आला चिपळूणच्या दिशेने एक पिकअप असते ना काहीतरी एसटीवाल्यांची तसली काहीतरी येत होती साहेब आले वाटतं साहेब आले ड्रायव्हर उद्गारला लगेच मंडळी पुन्हा रस्त्यावर आली तोपर्यंत अपघाताच्या ठिकाणी ती जी काही गाडी होती ती येऊन पोहोचली त्यातून मग एक दोन एसटी साहेब एक इन्स्पेक्टर एक हवालदार आणि एक पशु डॉक्टर ते सगळे बाहेर पडले आर्डरली साहेबांनी लगेच चलाकीने तुमानी मध्ये आपली लोमची पैरण टाकून सलाम ठोकला आणि ड्रायव्हर आणि एसटी साहेबांची बातचीत सुरू झाली इन्स्पेक्टर आलेले बघितल्याबरोबर उतारू मंडळीतले उस्मान शेठ पुढारी मास्तर मधुमनुष्टे बगुनाना जंप्या दामले सगळे प्रतिष्ठित मंडळी पुढे सगळ्यात पुढे मधुमनुष्टे यू सी यू सी लगेच see we have been held up you see here for you see more than half past six hours you see एकदम इंग्रजी मारलं फौजराच्या तोंडाला फौजदारांनी मासे झटकावी असं त्याला झटकून आपल्या अस्सल पोलीस आवाजात बोलायचं वेळ ड्रायव्हर कोण आहे मी आहे मी लायसन्स ऑर्डरलीने लायसन्स दिलं मग लायसन्स हातात घेऊन इन्स्पेक्टर एसटी साहेब ड्रायव्हर मग तो मांडवकर पुढे मागून इतर अशी एक मिरवणूक त्या मशीपर्यंत निघाली अरे टेप काढणार फौजदारांनी हुकूम सोडल्याबरोबर हवालदारांनी टेप काढली हा म्हैस कुठे आडवी आली बाबा काय मी सांगतो मी सांगतो ए तू सुभाष ए ड्रायव्हर शिवराम गोविंद सांग म्हैस कुठे आडवी आली साहेब मी वीसच्या स्पीडने चालवतो साहेब त्या टोकाच्या आंब्याकडे गाडी आली ना तवा म्हैस तशी होती ना ती ह्या बाजूला होती ती एकदम आडवी आली कुणीही न सांगता तो हवालदार टेप घेऊन आंब्याच्या झाडाकडे झाला दुसरा टोक धरून आर्डरली साहेब तिथून म्हशीपर्यंत अंतर मोजायला लागले आता टेपवरच्या आकड्याची पोलिसांची स्टेप दोघांनाही दिसत नव्हती बरं का त्यामुळे तेच तेच अंतर कधी शंभर यार्ड तर कधी पंचवीस फूट शेवटी मग पन्नास कदम पाच कदम वगैरे आतली भाषा सुरू झाली त्यानंतर आपले दोघेही चारी बाजूचं अंतर मोजत सुटलेलं होतं नुसतं अंतर मोजत अरे हो ब्रेक कुठे लावला जरा ब्रेक तपासा हो डॉक्टर त्या म्हशीच्या जखमा बघा ना मग ते एसटीचे दुसरे होते साहेब ते मोटरच्या जखमा बघायला लागले आणि डॉक्टर म्हशीच्या का हो का हार्डवेअर मोडलाय तिथे सांगणं कठीण आहे एक्सरे हो. घ्यावा लागेल लगेच पुढारी अरे वा म्हणजे म्हशीचाही एक्सरे निघतो का पूर्वी हे नव्हतं स्वातंत्र्यपूर्व कालात सुरुवात आणि स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्योत्तर ते आपलं जे ठरलेलं भाषण होतं ते सुरू मग चार पाच ते सगळे गाफील मंडळी सापडलीच त्यांना ते ऐकावं लागलं एक एक एक सटकत होता म्हशीच्या दिशेने आता फौजदार आणि मामूंची मिरवणूक अशी जाता जाता ब्रेकची खूण बघायला तिथे ती जागा बरीच लांब होती हो रक्त बरंच सांडलं हो इथे वाटेत एका ठिकाणी थांबून फौजदार रस्त्यात पडलेल्या एका कागदाकडे निरखून पाहत म्हणाले मास्तर लगेच रक्त अहो तुमचा आर्डरली पान खाऊन पचापच थुंकलाय रक्त कुठलं मॅनरलेस माणूस माझ्या धोत्रावर देखील शिंतोडे उडाले आणि अगदी मास्तरांनी पुराव्या दाखल एक्झिबिट नंबर वन धोतर त्याच्यावर तिथे सगळे झाले मग आर्डरली छू तिथून दुसरी माप घ्यायला हे मशिदा मला कुठे गेला रे हा काय हे तू काय नाव काय रे तुझं धर्मा मांडवकर राहणार गोलमिरे तालुक्याचे चिपळूण पोस्ट संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी उमर चाळीस धंदा शेती आहे पुरेकस कोण हा अपघात कोणी पाहिला का कोणी पाहिला अपघात साहेब मी सांगतो एक म्हातारा गावकरी पुढे म्हणजे साहेब झाला काय तू सांग ना साहेब झाला काय मी काय सांगतो सांगताय मी सांगतो काय झालं साहेब अरे मी त्या झिलग्या मासलेकराकडे तंबाखू खाल्ली काय आणि त्या असा काळशाकडे नाही झाला होता मग सांगता ना आता हो दादा तुम्ही थांबा तुम्ही थांबा तेवढ्यात एक दुसरा पुढे आला मनुष्य साहेब मी प्रत्यक्ष पाहिला ऍक्सिडेंट साहेब गावकरी गोटात दबा धरून बसलेला सुपडू सुतार लगेच पुढे साहेब प्रत्यक्ष मग तू सांग प्रत्यक्ष म्हणजे काय झालं साहेब मी पान खाल्ला जगल्या तुझ्याकडे तूही पान खाल्लं पुढे सांग त्याचा काही संबंध आहे की ऐकायचं खरं जगल्याकडे मी पान जगल्या मी पान खाल्ला का नाही तुझ्याकडे हो, हो म्हणा बघा साहेब खाल्ला मी पान बघा आणि मग मी निघालो कुठे आता कुठे मला काय ठेव तू सांग ना कुठे ते सांगताना निघालो आमचा हरचंद पालव हरचंद तिकडे हरचंद पालव ह्याच्या कबाटाची दुरुस्ती करा मग अडचणी हो बरं बरं अरे पण त्या ऐकताल तर घरा तर साहेब मी हरचंद पालवाकडे कशाला गेलो <laughs> मला काय विचारतो तू सांग कशाला गेला तर त्याची कपाटाची दुरुस्ती अरे त्या त्या म्हशीचे काय म्हणा म्हशीला कबाटात घातली होती नाही म्हणजे सांगता काय तर म्हणजे म्हशीचा काय झाला ओ साहेब हरचंद पालव्याच्या कबाटाची बिजागरी गंजून खाला असते <laughs> हरचंद बारला बरोबर तुम्ही सांगा तुम्ही सांगा अहो सांगा काय बरोबर ते म्हशीचं सांगा ना नाही साहेब मी सांगतो तर काय ओ हरचंद तुम्ही सांगा ना ह्याने पाहिलं हरचंद सांग मग हरचंद म्हणजे काय झालं साहेब काय झालं सांग ना तर काय झालं ते कायशी ती ती खालती आणि कायशी ती वरती होती काशीची ही खालती होती काशीची ही वरती होती म्हणजे म्हणजे ती धर्म मांडव करायची म्हस ती खालती ना ती एसटी वरती अरे पण प्रत्यक्ष धक्का लागताना पाहिलं का नाही आपण नाही बरं खोटं कशाला सांगायला सांगितलं अरे बाबानं मग धक्का लागताना कोणी पाहिलं होतं का फ्रेंडशिपला कोण होतं मी होतो पुढारी आले एकदम मी त्या फौजदार काय लिहिलं आपलं ना मी बाबासाहेब मोरे बाबासाहेब मोरे म्हटल्या बरोबर एकदम हो सॉरी सॉरी आपण होतोय नांगीच टाकले तिथे पाले साहेब मी किती सिरियसली आता इथे इन्क्वायरी करतोय काय साहेब कोण धड उत्तर देत नाही काय साहेब मुंबई निघाल का साहेब होय होय मंत्रालयात मीटिंग आहे त्याला असं असं आपण काय हल्ली चिपळूणला बदलून आला तर हो साहेब वेंगुलावून आलो माफ करा साहेब आपल्याला तर्दी देतोय हवालदार कागद घ्या लगेच हवालदारांनी कागद आणले मग बाबासाहेबांनी म्हशीचीच कशी चूक होती स्टेटमेंट वगैरे लिहून दिलं फौजदारांनी पंचनामा लिहायला सुरुवात केली तेवढ्यात एसटी साहेबांनी फौजदारापुढे सिगरेट केली एक डोळा पुढाऱ्यावरती ठेवून त्यांनी सांगितलं <laughs> आपल्याला वेडी काडी वगैरे काही चालत वा लगेच बाबासाहेब चांगलं आहे पोलिसामध्ये अशी माणसं कमी पुढाऱ्यांनी लगेच त्यांना सर्टिफिकेट वगैरे आता एकूण प्रसंगात त्यांना भलतच महत्व प्राप्त झालेलं होतं ड्रायव्हर अत्यंत कृतज्ञता बुद्धीने त्यांच्याकडे बघत होता धर्मा मांडोकर दूर उभा होता फौजदार हे केवढ्याला घेतली ना महेश दोनशे रुपये हो मगाशी सव्वाशे अकराची म्हणाला हो आठशे आठशे म्हणाला काय गिरी आणि बाराशे ती दुधाची सुद्धा थाप हो. बाराशे बिराशे काही नाही तुम्ही थांबाव हा फौजदार काहीतरी भर भर भर भर लिहित होते हो डॉक्टर जखमा पाहिलेत का हो काय बी गेल्या का अंगावरून काही कळायला मार्ग नाही हो नका जरा खडचटले मग त्याला तेलबिल का लावलं का नवीन लोस्कानी भरून कोण देईल पाहिलेत बाबासाहेब तुमची जनता बघा कशी जागृत होते फौजदार साहेबांनी विनोद केल्याबरोबर अगदी बाबासाहेबांनी सगळ्या <laughs> काय त्या विनोद होतो पण फौजदार आता होता ठो ठो ठो सगळे हसले बरं आणखी कोणी पाहिला ऍक्सिडेंट हो तुम्ही पाहिलं का मी एकदम उस्मान सिद्ध नाही आपण काय स्वतःच्या डोळ्यात नाही पाहिलं नाही पण ते गाडीला जरा जोसा ब्रेक लागला ना आणि आमचा इद्रुस मियाच्या अंगावर मी पडलो तेव्हा त्यांचा चष्मा खाली पडला हे इद्रुस मिया आमच्या ओ इद्रुस इद्र हे हे आफ्रिकन असतात आणि ती आहे साहेब ती सोकरी माझी आणि ती तिच्या हातात आहे ती सोकरीची सोकरी हो. साहेब ती सामान्याची आहे हो. तर सांगायची गोष्ट अहो त्या म्हशीचं सांगणं सोकरी सोकरी काय नाही तर सांगायची गोष्ट म्हणजे जोरात जोरात हातात ब्रेक लागला आणि गाडी एकदम स्टाप मोरे आपले साहेब बसलेले होते ते वरायले म्हैस म्हैस मग खाली जाऊन बघितलं ना म्हैस म्हैस माहिती पडला हो म्हैस आली गाडी खाली असा माहिती पडला एवढ्यावरती मोरे साहेबांनी उस्मान शेखचा सदरा खेचला उस्मान शेठनी लगेच स्वर एकदम बदलून पण साहेब गाडी आहे नाही ते डायव्हर काय फास्ट मारत नव्हता <laughs> आता म्हसच आडवी आली त्याला तो काय करणार ज्याने त्याने आपली गायबाई सांभाळली पाहिजे काय साहेब मग अशा प्रकारातून सुमारे एक तासाने पंचनामा लिहून तयार झाला फौजदार साहेबांनी तो वाचून दाखवला त्यात अनेक गोष्टी का होत्या हे मात्र सह्या करणाऱ्या लोकांपैकी कोणाला अजूनही कळलेलं नाहीये म्हणजे अपघाताच्या जागेपासून पन्नास कदमावर जांभळीचे झाड आहे नैऋत्येला आंबा एकूण उतारूंची संख्या धर्मा मांडवकराचा गोठा रस्त्यापासून एकसष्ट कदमावर आहे म्हशीच्या जखमा मात्र मोघम स्वरूपात दिल्या होत्या रक्त आल्यासारखे दिसत होते हाड मोडल्याचे वाटत नव्हते म्हैस पूर्वेकडून ईशान्येकडे चाललेली होती काय जर काय संक्रांत आहे पूर्वेकडून पूर्वेकडून ईशान्येकडे चाललेली होती तिचे एक शिंग दुसऱ्या शिंगापेक्षा सव्वा दोन इंच लांब आहे हवालदारने सव्वा दोन यार्ड लिहिलं त्याचे इंच केले अशा अनेक फालतू गोष्टींनी भरलेला तो कागद फौजदारांनी वाचला पंचांच्या सया झाल्या मास्तरांनी लगेच हरकत काही नाही पण काही भानगड नाही हरकत नाही ना म्हणून सात आठ वेळा करून हळूच तिसऱ्याच्या हातात देऊ बरं का आणि मग उस्मान जो हातात घेतला उर्दू म्हणून काहीतरी अशी किचमिच बिचमी करून दिली मधु आयुष्यातला पहिलाच पंचनामा ना त्यामुळे त्यांनी लगेच फरडा इंग्लिश मध्ये सही करून पुढे एकदम ज्युनियर बी ए <laughs> बघून अनाने आपला खोचन घट्ट करून सही करतो असं म्हणत म्हणत आले आणि गिचमीड अशी सही केली आणि परत येऊन इकडे यांना म्हणाले झांप्या ना ना फडणवीस अशी सही केली पुण्याने मात्र आली तिथे अगदी सरळ लागली त्या पंचांच्या यादीमध्ये सुद्धा सर्वात प्रथम क्रम ठेवणं वगैरे त्यांनी खात्री केली सहा तासांच्या तपश्चर्यानंतर सगळ्यांनी एकदा सुटकेचा निश्वास सोडला यानंतरचा महत्वाचा प्रश्न होता तो गाडी पुढे पडलेला म्हशीला उचलायचा पण रिव्हर्स घेऊन गाडी मागे काढता येण्यासारखी असल्यामुळे रस्त्यात पडलेली म्हैस जाणे आणि गावकरी जाणे म्हणून पॅसेंजर एसटीत शिरायला लागले गावकरी मंडळी खाटा काढायला निघाली आणि पुन्हा एकदा म्हैस मैस अशा आडोळ्या आल्या धावत उतरून आम्ही जाऊन पाहिलं त्यावेळी आडोशाच्या चारी खाटा उधळलेल्या होत्या आणि ही सगळी मंडळी पंचनाम्यात गुंतलेली पाहून त्या प्रसंगाची नायिका आपल्या स्वतःच्या चारी पायांनी तिथून केव्हा चालती झालेली होती